ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय आठवा सगर चरित्र शुकाचार्य म्हणाला रोहिताचा पुत्र हरित होता हरिताचा पुत्र चंप झाला त्यानेच चंपापुरी वसवली होती चंपाचा सुदेव आणि त्याचा पुत्र विजय झाला विजयाचा भरूक भरुकाचा व्रक आणि व्रकाचा पुत्र बाहुक झाला शत्रूंनी बाहुकाकडून राज्य हिरावून घेतली तेव्हा तो आपल्या पत्नीसह वनात निघून गेला वनात निघून गेल्यानंतर म्हातारपणामुळे जेव्हा भाऊकाचा मृत्यू झाला तेव्हा त्याची पत्नी सुद्धा त्याच्याबरोबर सती जाण्यासाठी उद्युक्त झाली परंतु ती गर्भवती आहे हे महर्षी अवरव यांना माहीत असल्याने त्यांनी तिला थांबवले जेव्हा तिच्या सवतींना हे माहीत झाले तेव्हा त्यांनी तिला जेवणातून विष दिले पण त्या विषाला घेऊनच एका बालकाचा जन्म झाला विषासह म्हणजे गर जन्म झाल्याकारणाने सगर नाव पडले हा अतिशय कीर्तिमान होता सगर चक्रवर्ती होता त्याच्या पुत्रांनी पृथ्वी खोदून समुद्र तयार केला होता सगराने आपले गुरुदेव अवर्व यांची आज्ञा मानून तालजंघ यवन शक हय्यई आणि बर्बर जातीच्या लोकांचा वध केला नाही परंतु त्यांना विद्रूप केली त्यापैकी काहींच्या डोक्यांचे मुंडन केले काहींना दाढी मिशा ठेवण्यास सांगितली काहींना केस मोकळे सोडायला सांगितली तर काहींचे अर्धे मुंडन केले सगराने काही लोकांना फक्त वस्त्र अंगावर पांघरण्याची आज्ञा केली नेसण्याची नाही आणि काहींना फक्त लंगोटी नेसण्यासच सांगितली वस्त्र पांघरण्यास नव्हे यानंतर राजा सगराने व ऋषीच्या उपदेशानुसार अश्वमेध यज्ञाच्या द्वारा संपूर्ण वेद व देवतामयी आत्मस्वरूप सर्व शक्तिमान भगवंताची आराधना केली त्याच्या यज्ञात जो घोडा सोडला होता तो इंद्राने चोरून नेला त्यावेळी सुमतीपासून जन्मलेल्या सगराच्या गर्विष्ठ मुलांनी पित्याच्या आज्ञेनुसार घोड्यासाठी पृथ्वी धुंडाळली पण जेव्हा घोडा सापडला नाही तेव्हा त्यांनी सर्व बाजूंनी पृथ्वी खोदली खोदता खोदता त्यांना ईशान्य दिशेला कपिल मुनीजवळ आपला घोडा दिसला घोड्याला पाहून ते साठ हजार राजकुमार शस्त्रे हातात घेऊन हाच आमचा घोडा चोरणारा चोर आहे आणि वर डोळे मिटून बसला आहे मारा मारा या निशाला असे म्हणत त्याच्याकडे धावले त्याचवेळी कपिल मुनींनी आपल्या पापण्या उघडल्या इंद्राने राजकुमारांची बुद्धी हिरावून घेतली होती म्हणूनच त्यांनी त्या महापुरुषाचा तिरस्कार केला त्यामुळे त्यांच्या शरीरातच आग उत्पन्न होऊन तिच्यामुळे क्षणार्धात ते सर्व जळून खाक झाले सगराचे पुत्र कपिल मुनीच्या क्रोधामुळे जळून गेले हे म्हणणे योग्य नाही कारण ते तर शुद्ध सत्वगुणाचे आश्रय आहेत त्यांचे शरीर जगाला पवित्र करीत असते क्रोधरूपी तमगुण त्यांच्यामध्ये असणे कसे शक्य आहे बरे पृथ्वीवरील धूळ आकाशाला कधी चिकटते काय हा संसार सागर एक मृत्यूकडे नेणारा मार्गच आहे याला पार करून जाणे अत्यंत कठीण आहे परंतु कपिल मुनी या जगात सांख्यशास्त्र रूपी एक अशी भक्कम नाव बनवली आहे की मुक्तीची इच्छा करणारी कोणतीही व्यक्ती हिच्याद्वारे तो समुद्र पार करू शकते ते केवळ परमज्ञानीच नव्हेत तर स्वतः परमात्मा आहेत हा शत्रू हा मित्र अशी भेदबुद्धी त्यांच्या ठिकाणी कशी असेल बरे सगराची दुसरी पत्नी केशिनी हिच्यापासून त्याला असमंजस नावाचा मुलगा झाला होता असमंजसाच्या पुत्राचे नाव अंशुमान होते तो आपले आजोबा सगर यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांच्याच सेवेत मग्न राहत असे असमंजस मागच्या जन्मी योगी होता आसक्तीमुळे तो योगापासून विचलित झाला होता परंतु आताही त्याला पूर्वजन्माचे स्मरण होते म्हणून बांधवांना प्रिय वाटणार नाही असे काम तो करी तो कधीकधी निंद कर्मे करी आणि स्वतः वेडा आहे असे दाखवी इतकेच काय खेळताना मुलांना शरवी नदीत टाकून देई अशा प्रकारे त्यांनी लोकांना उद्विग्न केले होते शेवटी त्याचे असे उपद्व्याप पाहून पित्याने मुलाबद्दलचा स्नेह टाकून त्याचा त्याग केला त्यानंतर असमंजशाने योगबलाने त्या सर्व बालकांना जिवंत दाखवून तो तेथून निघून गेला आपली मुले परत आलेली जेव्हा अयोध्येतील नागरिकांनी पाहिली तेव्हा त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले आणि राजाला सुद्धा पश्चाताप झाला यानंतर सगराच्या आज्ञेने अंशुमान घोड्याचा शोध घेण्यासाठी निघाला आपल्या चुलत्यांनी खोदलेल्या समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्याने जाऊन त्यांच्या शरीराच्या भस्माजवळच घोड्याला पाहिले भगवंताचे अवतार कपिलमुनी तिथेच बसला होते तिथेच बसले होते थोर अंशुमानाने त्यांना पाहून त्यांच्या चरणांना वंदन केले आणि हात जोडून एकाग्र मनाने त्यांची स्तुती केली अंशुमान म्हणाला भगवन अजन्मा ब्रह्मदेव स्वतःहून श्रेष्ठ असणारे आपल्याला प्रत्यक्ष पाहू शकले नाहीत इतकेच काय पण समाधीने किंवा तर्कानेही आजपर्यंत आपल्याला ते समजू शकले नाहीत आम्ही तर त्यांच्या मन शरीर आणि बुद्धीने निर्माण होणाऱ्या सृष्टीत उत्पन्न झालेले अज्ञानी जीव आहोत तर मग आम्ही आपल्याला कसेबरी समजू शकू जगातील शरीर धारण करणारे जीव सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण प्रधान आहेत ते जागेपणी आणि स्वप्नावस्थेमध्ये फक्त गुणमय पदार्थ तर सुषुप्ती अवस्थेमध्ये फक्त अज्ञानच पाहतात कारण ते आपल्या मायेने मोहित आहेत त्यांची दृष्टी बहिर्मुख असल्यामुळे बाहेरच्या वस्तू ते पाहतात परंतु स्वतःच्या हृदयात असलेल्या आपल्याला पाहत नाहीत आपण ज्ञानघन आहात सनंदनादी मुनी आत्मस्वरूपाच्या अनुभवाने मायेच्या गुणांमुळे उत्पन्न होणारा भेद आणि त्याचे कारण अज्ञान यांना दूर सारून आपलेच चिंतन करीत असतात मायेच्या गुणांनी बोलून गेलेला मी आपले चिंतन कसे करणार माया तिचे गुण आणि गुणांमुळे होणारी कर्मी तसेच कर्माच्या संस्कारांनी बनलेले लिंग शरीर हे आपल्याला नाहीच आपल्याला नाव नाही की रूप नाही आपल्यामध्ये कार्य नाही की कारण नाही आपण सनातन आत्मा आहात ज्ञानाचा उपदेश करण्यासाठीच आपण हे शरीर धारण केले आहे आम्ही आपल्याला नमस्कार करतो प्रभो हे जग म्हणजे आपल्या मायेचीच करामत आहे याला सत्य समजून लोभ ईर्षा आणि मोहामुळे लोकांचे चित्त शरीर तसेच घर इत्यादीमध्ये भटकत राहते सर्व प्राण्यांची आत्मा असणाऱ्या हे प्रभू कामना कर्म आणि इंद्रियांचा आश्रय असणारा माझ्या मोहाचा घट्ट फास आज आपल्या दर्शनाने तुटला आहे शुक म्हणाला परीक्षिता कपिलदेवाच्या प्रभावाने जेव्हा अंशुमान याने असे वर्णन केले तेव्हा त्यांनी मनोमय अंशुमानावर अतिशय कृपा केली आणि म्हटली श्री कपिल भगवान म्हणाले पुत्रा हा घोडा तुझ्या आजोबांचा यज्ञ पशु आहे याला तू घेऊन जा तुझ्या जळून भस्म झालेल्या चुलत्यांचा उद्धार फक्त गंगा जलानेच होईल त्याला दुसरा कोणताही उपाय नाही अंशुमानाने मोठ्या नम्रतेने त्यांना प्रसन्न करून त्यांना प्रदक्षिणा घातली आणि तो घोड्याला घेऊन आला सगराने त्या यज्ञपशूच्या द्वारा यज्ञाची समाप्ती केली तेव्हा सगराने अंशुमानावर राज्याचा कारभार सोपवला आणि तो स्वतः विषयांविषयी निष्प्रह आणि बंधनमुक्त झाला महर्षी औरव यांनी दाखवलेल्या मार्गाने त्याने परमपदाची प्राप्ती करून घेतली या ठिकाणी आठवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू